रामकृष्ण हरी भागवत प्रथमस्कंद नववा अध्याय आणि श्लोक एकतीसावा या विषयावर आपण चिंतन करणार आहोत भगवंतांच्या स्मरणामध्ये असताना भगवंतांच्या बद्दल चिंतन करत असताना भीष्माचार्याने प्राणत्याग केला देहत्याग केला आणि त्यावेळेला त्यांची शारीरिक अवस्था काय होती हे आपल्याला मला एक सांगा एवढा कौरव पांडवांचा प्रचंड संहार झाला लाखो लाखो लोक मेले याला कुठतरी काहीतरी अंशी मी जबाबदार आहे हे भीष्माचार्यांना माहीत असताना ते सर्व सर्व मन आपलं एकत्रित भगवंतांच्या चरणी करू शकले माझ्या माग धृतराष्ट्र आणि गांधारीचं काय होईल ही काळजी त्यांना वाटत नसेल काय युद्ध झालं याच्याबद्दल काही पश्चाताप झाला नसेल शरशय्यावरती पडले ते शारीरिक दुःख होत नसेल इतकं सगळं असताना सुद्धा जर ते भगवंतांचं स्मरण करू शकतात तर मग माझ्यासाठी का अशक्य आहे आणि हा मी विचार करायला नको का की मला कसा मृत्यू येईल आणि मी त्यावेळेला माझी मानसिकता काय ठेवावी तुम्ही म्हणाल हा मृत्यूचा अभद्र विचार मनात कशाला आणावा गीतेमध्ये तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसाची लक्षण सांगताना भगवान म्हणतात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम अनुदर्शन चांगल्या प्रकारे स्मरण करा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे तुम्हाला मृत्यूकडे घेऊन जाणार आहेत आणि अशा या सगळ्या जन्म मृत्यू जरा व्याधीचं वारंवार स्मरण करा उत्तम प्रकारे स्मरण करा आणि तयार राहा काय हो मृत्यू म्हणजे बस बस काहीही नाही पुढं अहो आजच्या दिवशी उद्या येतो परीक्षा उद्या देतो उद्या तुम्हाला मी जेवायला बोलावतो उद्या काम करतो उद्या पगार मिळतो उद्या लग्न आहे उद्या उद्या पण उद्या नाही उद्या नव्हे तर नव्हे पुढचा क्षण नव्हे आणि अशा वेळेला अशा वेळेला पूर्ण रिकाम होऊन मागचे संपूर्ण संबंध तोडून पाश सगळे सोडून जायचं चेष्टाय चेष्टा आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्ही नारळ फोडला असेल नारळ फोडल्यानंतर नारळातलं खोबर नारळाच्या कवटीपासून वेगळं करणं किती अवघड आहे हो, हो? जात कारण ते ओल असतं ओल ओलं म्हणजे त्यात ममत्व असतं तुम्ही कितीही खोवा मशीन न खोवा विळीवर खोवा शेवटी काहीतरी खोबऱ्याचा अंश करवंटीला चिकटून राहतो तो राहतोच जात नाही पण या उलट तो नारळ तुम्ही उन्हात ठेवा वाळवा काही दिवस जाऊ देत त्यातलं खोबरं कवटीपासून आपोआप निसर्गत वेगळं होतं खुडखुड खुडखुड खुडखुड वाचतं नारळ फोडला की तो कोरडा नारळ जसाच्या तसा बाहेर पडतो का ममत्व संपलं ममत्व संपलं ओलेपणा संपला कोरडेपणा आला याचा अर्थ ममत्व संपलं आणि तो आपोआप बाजूला होतो असा मी आपोआप संसारापासून अलग होऊन सगळे पाश तोडून जाईन मृत्यूला सामोरा दुसरं उदाहरण घ्या लिंबाची लोणच्याची बाटली आणा संपल्यानंतर कामवालीला धुवायला द्या ती धुवून आणेल त्याच्यातलं तेलही गेलेलं नसतं आणि वासही गेलेला नसतो मग तुम्ही काय करता त्याच्यात गरम पाणी घालता गरम पाण्यानं धुता गरम पाण्यानं थोड्याफार प्रमाणात तेलाचा अंश जातो परंतु वास जात नाही मग तुम्ही सोडा घालता एकदा घालता दोनदा घालता आणखी स्वच्छ करता उन्हात ठेवता खूप प्रयत्न करता परंतु तरी सुद्धा स्वच्छ झाल्यानंतर वास गेला असं वाटल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या बरणीत त्या बरणीत काय ते घालत केशर केशर ठेवाल का नाही ठेवणार त्याचा त्याला वास लागेल तसा मी आसक्ती सहित असताना जर मृत्यू आला तर त्या देहात सूक्ष्म देहात चांगला विचाराचा माणूस जन्माला येईल का साधा विचार आहे मग मला काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे भीष्माचार्यांनी करून दाखवले भीष्माचार्यांनी करून दाखवताना हा श्लोक आहे भागवत एक नऊ एकतीस विशुद्धया धारणया हताशुभ यैवाशु गता युधव्यथा निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रम तुष्टावजन्यम विसृजत जनार्दनम त्यांच्या शस्त्रप्रहाराच्या वेदना भगवंतांच्या दर्शनानेच तत्काळ नाहीशा झाल्या तसेच भगवन मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले आता शरीर त्याग करण्याच्या वेळी त्याने आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून शरीर त्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीस सुरुवात केली सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून रोखता आहे ताकद चाललो तो पुण्याला गाडीतून मोटारीतून बसून पुढे पुकाळे नावाचा आमचा म्हातारा ड्रायव्हर बसलेला होता गाडी छान चालली ती मिरज ते इस्लामपूर रस्ता सिंगल रस्ता आहे मध्ये डिव्हायडर नाही मी गाडीच्या मागच्या सीटवरती ड्रायव्हरच्या बसून प्रूफ तपासत होतो धर्मयज्ञच आणि मला एक क्षणभर मान वर केल्यानंतर दिसलं समोरून एक ट्रक येतोय आणि मला कल्पनेने वाटलं मी असा जर वाचत बसलेलो असताना ट्रकची आणि आपल्या मोटारीची जर समोरासमोर धडक व्हायची वेळ आली तर मी पहिल्यांदा काय करेन भगवन तुमचं स्मरण करतो असं म्हणेन मनात भगवंतांची मूर्ती येईल समोर काय म्हटलेला इथं भगवन मूर्तीवर शुद्ध धारणा होईल त्यावेळेला का अहो पुकाळे अहो पुकाळे गाडी सांभाळा काय तोंडात येईल मला सांगा मृत्यूच्या क्षणी भगवंतांचं स्मरण होईल काय असे के केव्हा येईल हो मृत्यू आणि कसा येईल मृत्यू काय सांगता येत काही सांगता येत आणि अहो आतमध्ये पत्नी चहा आणायला गेली आहे ती बाहेर येईपर्यंत नाही माणूस अशी अनेक उदाहरणं आपण ऐकली असतील कसा मृत्यू येईल हार्ट अटॅक नाही छातीवरती हात धरून पहिला विचार काय मनात येतो मी असं कुठेतरी वाटले हार्ट अटॅक आल्यानंतर जोरात हसा जोरात हसा आणि कुठली तरी ती काय तरी गोळी असते नाव लक्षात नाही ती जिभेखाली ठेवा पहिल्यांदा माझ्या डोक्यात तो विचार येईल आपण हसावं जोरात हसावं आणि जगावं मृत्यूला टाळावं पहिला विचार भगवंतांचं नामस्मरण होणार नाही भगवंतांची विशुद्ध मूर्ती डोळ्यासमोर येणार नाही असा जर बेसावध क्षणी जर आला तर मी काय करणार बर सावध क्षणी सुद्धा आला तरी पहिला विचार मृत्यूपत्र केलं नाही मुलीचं लग्न व्हायचंय मुलगा अमेरिकेत आहे मी मेल्यानंतर तो येईल की नाही गाढवात तुला काय करायचंय घेऊन तू मेल्यानंतर तुझी बायको तुझी मुलं तुझी प्रॉपर्टी तुझ्या चिंता करायच्यात काय घेऊन सोड ना सगळं अरे काहीही नाही परत येणार नाही संपला तो क्षण मनुष्य जन्म संपला बस मृत्यूचं स्वरूप माहीत नाही काहीही नाही डीप इन द डार्क जायचं अनुभव नाही कुठं जायचं वाचलंय खरं पण अनुभव नाही अशा अननोन ठिकाणी जायचं काय आहे माहीत नाही जीव त्रासला आहे काय माहितीये का काय माहितीये का माझ्या शरीरातला प्राण दहा विभागात विभागून सर्व शरीरभर पसरलेला आहे आणि आणि तो प्राण घ्यायला यमदूत येतात आता यम आणि यमदूत बाजूला ठेवा मृत्यू येतो हे तरी निश्चित मृत्यू आणणारी कुठली तरी अचिंत्य शक्ती असणार हे तरी निश्चित तो मृत्यू येताना ते ती अचिंत्य शक्ती सगळा प्राण खेचून घेते खेचून बाहेर आणि मी या देहावर इतकं प्रेम करतो की मी त्या सगळ्या प्राणांना उलटा खेचतो बाहेर जाऊन देत नाही अशी ही रस्सी खेच चालते हे निश्चित आहे ती अचिंत्य शक्ती प्राण खेचून घेऊन जायचा प्रयत्न करते मी माझे प्राण वाचवायचा प्रयत्न करतो या रस्सी खेचीत मला प्रचंड वेदना होतात अशा वेदनांच्या वेळेला या रसिकेचेच्या वेळेला शरीरावरच्या प्रेमामुळं शरीराशी संबंधित असलेल्या सर्वांच्या प्रेमामुळं प्राण जात नाही प्राण जात नाही प्रचंड वेदना होतात भगवंतांचं स्मरण तर सोडाच सोडा यद्गत्वा न निवर्तन ते तद्दाम मला जायचं आहे मार्ग आहे मार्ग आहे काय मार्ग सांगितलेला आहे भीष्माचार्याने करून दाखवलेला आहे निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रम बस सर्वच्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून कुठली इंद्रिय नाक कान तोंड डोळे सगळ्या सगळ्या इंद्रिय वृत्तींचा विलास मला डोळ्याने हे पाहायचं आहे गेलो पण ते आयसीयू इतकं गलिच्छ होतं अरे करायचंय काय तुला घेऊन डोळ्यांनी बघून डोळ्यांची वृत्ती इकडं गेली सगळीकडे घाण होती अमुक होत तमुक तू टेकलायस लेका मरायला तुझ्या भगवंतांच्या स्मरणाचा विषय आण करायचे काय तुला घेऊन गोंगाट होता का आणि कानाला काय ऐकायला तोंडात कुणी खायला घातलं का नळी घातली नाकात काय केलं करायचंय काय तुला घेऊन मुलगा आला नाही तर नाही आला काय होणार आहे तुझ्या देहाची वागाय वाटायची लागायची ती वाट लागणार आहे तू काय विचार करून उपयोग आहे या सगळ्या इंद्रियांच्या वृत्तींचा तुम्ही बुद्धिबळ खेळ बघितलेला आहे तो आनंद म्हणून कोणीतरी एक अत्यंत उत्तम बुद्धिबळ पटू आहे केवळ आणि केवळ बुद्धिबळाच्या चालीचाच विषय मनात असतो दुसरा कुठलाही नाही कुठलाही नाही इतकं इतकं कॉन्सन्ट्रेट करतात बुद्धीवरती बुद्धिबळाच्या विषयावरती खेळात हे एक उदाहरण घ्या आणि निदान बुद्धिबळाच्या वेळेला बुद्धिबळाच्या खेळाचा तरी विषय असतो पण तोही विषय मनात ठेवायचा नाही पूर्ण निर्विषय पूर्ण निर्विषय करून तिथे भगवंतांची शुद्ध विशुद्ध मूर्ती स्थापित करायची त्यांचं ध्यान करायचं अशा प्रसंगी तुमच्या हार्टच्या वेदना असोत नाहीतर लिव्हरच्या असोत नाहीतर आणि कशाच्या वेदना असोत भगवान म्हणतात मी घालवतो तुमची किडनी फेल झाली असेल तुम्हाला शारीरिक त्रास होणार नाही पण विशुद्ध मूर्ती शुद्ध भावने भावनेनी तुमच्या मनात आणा आणि केवळ आणि केवळ माझं स्मरण करा आयुष्यामध्ये कुठल्या तरी प्रसंगानं कुठल्या तरी क्षणी माझ कुणाबरोबर तरी बिनसलेलं असतं त्याच्या स्मरणाने मन अस्वस्थ होतं त्या ग्रहस्थाची त्या प्रसंगाची आठवण नको त्या वेळेला येते नको त्या वेळेला येते मन अस्वस्थ होतं अशा माणसाची आठवण गेलं हो प्रसंग गेला परत तो क्षण येणार नाही चुकलं माझं चुकलं पश्चाताप करतो काहीही उपयोग नाही गेलं सगळं बस निवृत्त निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रमा करताय करताय रामकृष्ण हरी आपण याच्यावर परत पुढच्या प्रवचनात विचार करू रामकृष्ण हरी